श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय आदि महाराष्ट्र कवी व महासाधू श्री मुकुंदरायकृत विवेक सिंधू या ग्रंथातील पूर्वार्ध व प्रकरण पाचवे म्हणजे लिंगदेह निरूपण आपण पाहणार आहोत श्री गणेशाय नमः तेव्हा शिष्यराज शिरोमणी म्हणाले देवांची कृपा करून जीव ईश्वर व ब्रह्म यांचे लक्षण मला पूर्णपणे सांगितले आता श्री गुरुराजांनी जेणेकरून माझी आत्म्याविषयीची संशयरूप बाधा नाहीशी होईल अशा प्रकारे जीवसृष्टीचा प्रकार कथन करावा अशी शिष्याची विनंती ऐकून श्री गुरुराजांनी प्रेमभावाने आलिंगन दिले व बोलू लागले बाबा रे तुझ्या प्रश्नाने आनंदाचे पारणे झाले तर आता जे सांगू ते अवधान व सावधान चित्ताने श्रवण कर अरे असे पहा आपला दागिना जो सोनार चोख घडवून देतो त्याचा उपकार न विसरण्यासारखाच म्हटला पाहिजे त्याचप्रमाणे हे पहा आपल्या स्वात्मसुखाची तू मला आठवण दिलीस जेणेकरून मला विषय ईश्वरविषयक ज्ञानाची स्फूर्ती झाली घरोघर कथा चाललेल्या असतात पण पुसत असतो एक वाखननी करीत असतो परंतु कपाळकरंट्यांना त्या ब्रह्मसुखाची इच्छा कोठं व्हायची नाहीच व्हायची आत्म्याचे परिज्ञान हेच तत्पदार्थाचे शोधन होय याविषयी श्रुतीने संन्यादिकांदिक साधन सांगितलेले आहेत तत्पदार्थ जो ईश्वर त्याच्याशिवाय पदार्थ काही असायचा नाही म्हणून तत् तत्पदाचे पुन्हा एकवार निरूपण ऐक पूर्वी सांगितलेला जो महाविष्णू परमात्मा जो आदिपुरुष भगवान सत चित्त आनंद हेच ज्याचे शरीर जो सर्वात्मा सर्वसाक्षी ईश्वर आणि सर्व बाजूस असणारा जो आपल्या भक्तांकडून कशाचीच अपेक्षा करीत नाही जो अतिशय माईक लीला करणारा नसती ब्रह्मांडे डोळ्यासमोर उभी करणारा आणि गेले म्हणजे जो जिथल्या तेथे गडप करून टाकणारा कानांशिवाय ज्याचे ऐकणे डोळ्यांशिवाय पाहणे जिबेशिवाय सर्व रस चाखणे पायांशिवाय चौकडे फिरणे व हातांशिवायच त्याचे देणे घेणे चालते आणि इच्छे मात्रे करून जीवाचा उद्धार करतो जो जवळच असून अतिशय दूर दूर राहतो परंतु असतो जीवामध्येच त्याच्या सत्तेने इंद्रिय ग्रामसमूह आपल्या व्यापारास प्रवृत्त होतात एकच सूर्य जसा प्रतिगामी प्रत्येक गावात प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे तो एक परमात्माच सर्व जीवांना प्रकाश ज्ञान देणार आहे तोच शबल तत्पदार्थ होय अमूर्त अव्यक्त परंतु ज्ञानाने व्यक्त स्पष्ट होणारा सर्व ब्रह्मांड स्थिरचर व्यापून उरणारा खरा परंतु भक्तांसाठी सगुण रूप धारण करणारा नटनाट्यसूत्र हलवणारा पण आपण मात्र अगदी अलिप्त नाना प्रकारचे अवतार धारण करतो तरी स्वस्वरूप काही चळत नाही हे पहा सगुण रूप हे माईक असे समजून जे त्याचे आवडीने भजन करीत नाहीत ते मूळ होत सोंग उत्तम उठले म्हणजे रौश होऊन नटांच्या अंगावर अलंकारभूषीने टाकली तर सोंग जरी मिथ्या हे खरे तरी ती सर्व नटालाच पोचतात तसेच मायारूप जरी असले तरी तेथे जे भजन घडते ते जगदीश्वरालाच समर्पण होते म्हणून सर्वेश्वराचे भजन हे मुळीच अप्रमाण नाही भक्तांना ज्ञानमार्गाने तेच कैवल्याचे साधन आहे श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सव्य व आत्मनिवेदन ही नवविधा नव प्रकारची भक्ती होय या नव प्रकारच्या भजनाने सर्वेश्वर ऋणी होऊन आपल्या भक्तांची बंधने ज्ञानाच्याद्वारे तोडून टाकतो तो देवच परमात्मा परब्रह्म होय जीवात्मा हा काही ब्रह्म नव्हे प्रपंच हा तर मूळचाच अनात्मा त्याला देव कसे बरे समजावे ब्रह्म तो ईश्वर का नव्हे या आक्षेपाचे उत्तर ऐकावे तात्विकरित्या अद्वैतच आहे हे खरे पण भेद हा उपाधीने झाला असे समजावे अहंता ममता व प्रयत्नरहित ज्याच्या मागे इच्छादी शक्तिचक्रे नाहीत तेच ब्रह्मतत्वता पाहू गेले तर मूळचाच आहेस हे खरे पण बाबा तू ईश्वर कसा समजावास इच्छा करून इच्छा आदी करून माया शक्तिचक्राचे नियमन करणारा जो सृष्टी म्हणजे उत्पत्ती स्थिती व लय करणारा षडे गुण ऐश्वर्याचा अधिष्ठाता असा हा ईश्वर समजावा जो अविद्या वासना व कर्म यांनी वेढलेला असल्यामुळे त्याला सुस्वरूपाचे विस्मरण झाले आहे जो सुखदुःखाने व्याकुळ होतो असा जीव त्या ईश्वर कसे म्हणावे तो जीवात्माच होय जीवाला तत्त्व पदार्थाचे ज्ञान झाल्याशिवाय त्याचे बहुबंध तुटणार नाहीत आणि ही त्याची सोडवण ईश्वरच करतो ब्रह्म हे निर्गुण आहे तेथे उपदेश वगैरे कोणताही व्यवहार होऊ शकत नाही इतर जे जीवात्मे आहेत ते अविद्येच्या उपाधीने पचडलेले व स्वतःसंबंधी अज्ञानी आहेत जो तरलेला आहे त्याने बुडणाऱ्याला तारावे जो जागा आहे त्याने निजलेलेला उठवावे त्याचप्रमाणे नित्यमुक्त अशा प्रभूने सर्व जीवांना मुक्त करावे अविद्येचे बंधन हे खचित खोटे आहे परंतु जीवाला ते खरे व आवडणारे आहे ज्याप्रमाणे झोपी गेलेल्याला स्वप्नातला सर्व खोटा प्रकार खरा वाटतो त्याचप्रमाणे अविद्येचे बंधन खरे असते व ज्ञानाच्या बापाकडूनही ते नाहीसे झाले नसते आणि त्या परिस्थितीत देवाला जीवात्म्याची बंधनापासून सुटका करण्यास फार कष्ट पडले असते अरे ते अज्ञान कसे आहे असे म्हणशील तर ते हे जे नाही तेच आहे असे भासते व जे अशुद्ध चैतन्यरूपी ब्रह्मालाही जीवदशेचे वेड लागते ते त्या अज्ञानाचे स्वरूप जो पूर्ण ओळखतो त्याला या संसाराची बाधा होत नाही ते तू आता ऐक जो जो शक्तिचक्राचा स्वामी मायेने सृष्टी उत्पत्तीचा संकल्प करणारा आपण अपार सृष्टीस व्हावे अशी इच्छा करणारा झाला सृष्टीच्या निर्मितीचा विचार करता करता त्या अनुसंधानात त्याचे स्वस्वरूपाच्या ठिकाणी किंचित दुर्लक्ष झाले तोच अनंत अशा अज्ञानशक्ती उत्पन्न झाल्या स्वस्वरूपासंबंधी दुर्लक्ष होणे हेच अज्ञानाचे लक्षण होय त्यामुळेच चैतन्यामध्ये अहंकाराचे वारे शिरते हात पाय वगैरे जसे एकाच देहाचे अनेक अवयव असतात त्याचप्रमाणे अज्ञानाच्या योगाने मायादेवीचेही असंख्य अंश झालेले आहेत एकाच बुद्धीच्या जशा अनेक वृत्ती असतात तशाच मायेच्याही अनेक शक्ती आहेत जाणिवेचे व नेनिवेचे अनुभव जगप्रसिद्धच आहेत या जीवात्मभावात जी मायिक ज्ञानशक्ती प्रविष्ट झाली तिलाच मायादेवीचा स्वामी असे म्हणतात जसा मुरु एक सूर्य असून प्रतिबिंबे अनेक असतात त्याचप्रमाणे एका ईश्वरामध्ये उपाधीभेदाने अनेक दैत्य आहेत त्याप्रमाणे मुख्य सूर्यमंडळ आहे ते निश्चळ असून प्रतिबिंबित सूर्यलहरी यांच्या योगाने चंचल दिसतो त्याचप्रमाणे ईश्वर हा नित्य आनंदपूर्ण असून जीवाच्या संगतीने अज्ञान गगनभ्रमात पडून विभळ होत असतो तळ्यातले पाणी असते तसेच असते परंतु त्याचेच अंश जे तरंग म्हणजे लाटा त्यांना उत्पत्ती व नाश आहे असे दिसते तसाच हा देव खरा पण जीवाच्या संगतीने नाश पावतो असे वाटते लाटांच्या उत्पत्ती नाशाने जसे पाणी घ्यावायचे नाही तसाच जीवधर्माचा मळही ईश्वरास लागत नाही पाणी निराळे केले म्हणजे कोणत्याही काळी तरंग हा तर नाहीच परंतु पाण्याने लाटांचा धर्मच टाकला म्हणायचा त्याचप्रमाणे परमात्मा आहे म्हणून सारे जीव आहेत परंतु जीवधर्म त्याच्या अंगी मुळीच लावू नये असो आता हे शब्दजाल राहू दे चैतन्यामध्ये अज्ञानाचे अधिष्ठान आले की तेथे लगोलग विपरीत ज्ञान भासू लागते दोरीविषयीचे जे अज्ञान ते द्रष्ट्याचेच अधिष्ठान असते परंतु तेथेच सर्पभ्रमाने विपरीत ज्ञान उद्भवते म्हणून अज्ञान व अन्या अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान या दोहोंसही चैतन्य हेच अधिष्ठान आहे जडवर्गाला स्वतंत्रपणा हा मुळातच नाही दोरे ही ठाऊक आपल्यास ठाऊकच नाही आणि ती सर्परूप आपण समजलो म्हणून अज्ञान व विपरीत ज्ञान सूक्ष्म आत्मरूपातच असते सूर्यकिरणांपासून मेघ होतात पण ते सूर्यालाच झाकतात तरी ते सूर्याला किंवा दिवसाला नाहीसे करू शकत नाही त्याचप्रमाणे आपल्याच अधिष्ठानाला आत्म्याला अज्ञान हे शनू आहे परंतु त्याचा जो साक्षित्वाच्या रूपाने प्रकाश आहे तो कोण नाहीसा करणार आत्मा आपणाला जाणत नाही परंतु तो सर्व काही साक्षीत्वाने जाणतो आहे तेव्हा याचे निवारण कोण करील त्याचा विचार तूच कर म्हणजे झाले अज्ञान अविद्या आवरण घालणारी व विपरीत ज्ञान ही मधली अडचण दोन्ही मिळून जीवात्म्याच्या मागे संसार लावून देणारे आहेत अविद्या हाच प्रकृतीचा आरंभ आहे व म्हणूनच अविद्येला प्रकृती अशी संज्ञा आहे जीव हा परमपुरुषाचा अंश होय म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात स्वरूपाच्या पर परिपूर्णत्वासाठी परमपुरुष असे म्हणायचे हा नावाचा विचार बृहद्दारंग दारण्यकात स्थूल स्थूलदेह तेच पूर म्हणजे वस्तीचे ठिकाण जेथे जीव हा निरंतर झोप घेत पडला आहे म्हणून तो पुरुष हे व्याकरण सिद्ध उत्तर होय अशी प्रकृती पुरुषाची द्वंद्वे अनादिसिद्ध उद्भवलेली आहेत हे श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे ब्रह्म हे तर नित्य व शुद्ध आहे ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेला विवर्त ही अनादिसिद्ध आहे आणि ही विविध माईक सृष्टी हे देखील अनादीच आहे अज्ञान म्हणून जे सांगितले तेच जीवाला देह प्राप्त होण्याचे कारण असते असो विपरीत ज्ञान हे लिंगदेहाला व्यापून टाकते विद्यारूप आरशामध्ये प्रतिबिंबित झालेली अनंत शिवस्वरूपे अनंत जीवस्वरूपे प्रगट झालेली आहेत आणि तेथे लिंग म्हणजे वासनारूपाने हिरण्य गर्भाचा शिरकाव झालेला आहे सूर्य आरशामध्ये प्रतिबिंबित झाला की त्याचबरोबर लगेच प्रकाशही येतोच त्याप्रमाणे लिंग म्हणजे वासना व देह हीही बरोबरच प्रकट होतात पहिले निर्विशेष स्फुरणतेचं अंतकरण होय आणि संकल्प विकल्पात्मक ते मन म्हणून समजावे स्फुरण झालेल्या वस्तूच्या रूपात निश्चय केला पाहिजे असा वृत्तीचा अंकुर म्हणजे बुद्धी समजावी चित्तरूपाने अनुसंधानात्मक जे वृत्तीचे स्मरण स्फुरण तेच चित्ताचे चैतन्य म्हणजे स्फूर्ती लक्षण होय देहामध्ये मीपणाची प्रेरणा करतो पदार्थात ममता धरायला लावतो तो अंकार होय हाच जीवाला सुखदुःख भोगणे पार पाडतो प्रकृती पुरुषाचा संयोग होऊन अंतकरण पंचकाच्या ठिकाणी स्फुरण पावलेल्या चंचलतेच्या वेगाने पंचप्राण झाले श्रुती पुरुषाचा संयोग होऊन अंतःकरण पंचकाच्या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा संयोग होऊन अंतकरण पंचकाच्या ठिकाणी स्मरण पावलेल्या चंचल चंचलतेच्या वेगाने पंचपान पंचप्राण झाले कोणत्या प्राणाचे कोणते व कसकसे स्वरूप आहे त्यांचा व्यापार काय काय त्याचे व्यापार काय काय व त्यांचे स्थान कोणकोणते ते समजून घ्यावे व्यान हा लिंगामध्ये पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत भरून राहिलेला असून भुक्तरस सेवन करतो आणि देहातील सर्व नाडे व्यापून टाकतो व समान हा नाभी म्हणजे बेंबी परदेशी वास करतो खरा पण तो सर्व संधीत पसरलेला असतो त्याच्यामुळेच हातपाय वगैरे हे लवतात कंठस्थान हे उदनाचे घर होय तो इच्छादी व्यापार चालवतो आणि निजलेल्यास नाना प्रकाराने युक्त असे स्वप्न पाडतो आपणाची बैठक आपण मार्गीच असते त्याची गती म्हणजे नेहमीच अधोगती खालीच मल मूत्रोत्सर्ग करणे हा त्याचा व्यापार होय मी या हा वाटे नाका वाटे बाहेर येतो तो प्राण व्यान हा नाकावाटे आतबाहेर येत जात असतो त्याची आत येण्याची व बाहेर जाण्याची घाई उडालेली असते त्याच्यामुळेच तहान व भूक लागते शब्दाकडे वळवलेली जी अंतःकरणाची वृत्ती तेच श्रोत्रेंद्रिय असे समज त्याची बैठक कानाच्या ठिकाणी असते व तेथून ते शब्द ग्रहण करते ज्या मनाच्या वृत्ती स्पर्श विषयाची निवड करतात ते त्वक त्वचा इंद्रिय ही खून समजावी जी वृत्ती बुद्धीच्या पोटात स्वरूप ग्रहण करण्यासाठी उद्भवते ते चक्षु इंद्रिय होय ते डोळ्यांच्या वाटेत बसून रूपग्रहण करते रसग्रहण करण्यास प्रवृत्त झालेले जो चित्तवृत्ती तीच शुभती जीवा होय तीच रसभावे करून मुखरंगात च्या ठिकाणी लुलू करणारी होय अहंकार रूप हत्तीच्या गंडस्थळावर प्राण म्हणजे इंद्रिय हे पाणीदार मोती उत्पन्न झाले गंध म्हणजे सुहास ज्ञानाचा प्रफुल्लितपणा तो नाकां संपुटात येतो जी अंतःकरणाची वृत्ती शब्द उच्चारू पाहते ती वागेंद्रिय होय ते तोंडाच्या द्वाराने उच्चार करू लागते मनातील एक वृत्ती उपादान कल्पना ग्रहण करते ती पानेंद्रियाकडून म्हणजे हातांना व्यापारास प्रवृत्त करते बुद्धी आणखी एक विशेष प्रकाराची वृत्ती असते तिला खाली चालण्याची जी उणीव असते तीच जागृती होऊन नाकासमोर जाण्याची पायास चालना देते आत्म्यारूप कृष्णाच्या घरी चित्तरूप रुक्मिणीच्या पोटी जन्मास आलेल्या मनमथाची अर्थात रतिसुखाची शिष्ण इच्छा करते अहंकारूप बीजाचा एक अंकुर मलमूत्र विसर्जन व्यापार करू पाहतो तो निश्चय करून गुदस्थानी बसून पायू इंद्रियाकडून ते काम करवितो या अंतकरण पंचकाची वृत्ती शब्द वगैरे विषयरूपाने स्फुरण हेच लिंगदेहाचे पाच विषय म्हटलेले आहेत येणेप्रमाणे जीवाचा सूक्ष्मदेह पंचवीस काळांचा आहे हिरण्यगर्भ हा तेथचा अधिदैवत आहे सर्वेश्वराची इंद्रिये ती जीवाची अधिदैवते होत अधिभूतासह वर्तमान हा तेथला विचार समजून घ्यावा अंतकरण हे अध्यात्म निर्विकल्प स्फुरण ते अधिभूत होय तेथील अधिदैवत श्री वैकुंठनाथ विष्णू होत मन हे निश्चय करून अध्यात्म मंतव्य म्हणजे विचारस्फुरण ते अधिभूत व तेतचे अधिदैवत चंद्रमा हे ध्यानात असू दे जेथे बुद्धी ही अध्यात्म आहे तेथे बोद्धव्य म्हणजे ज्ञानवृत्ती हे अधिभूत आणि ब्रह्म हे अधिदैवत समजावे चित्त हे अध्यात्म आहे तर चिंतव्य म्हणजे चित्तवृत्ती हे अधिभूत आहे तेथेही वासुदेव अधिदैवत जाणावे अहंकार जेथे अध्यात्म आले तेथे अहम कर्तृत्व हे अधिभूत आणि नी श्री रुद्र म्हणजे श्री शंकर हे निरंतरचेच आदिदैवत होय जेथे स्त्रोत्र म्हणजे कान हे अध्यात्म आहे तेथे श्रोतव्य म्हणजे ऐकणे ही वृत्ती हे अधिभूत आणि दिशा हे सर्वथैव आधिदैवत होय त्वचाही जेथे अध्यात्म आहे तेथे स्पर्शत्व हे अधिभूत आहे आणि प्रसिद्धी म्हणजे वायू प्रसिद्ध वायू हा अधिदैवत असे समजावा चक्षु जेथे जेथे अध्यात्म आहे तेथे दृष्टत्व हे अधिभूत आणि सूर्य हे विख्यात अधिदैवत होय जीवेंद्रिय जिथे अध्यात्म आहे तेथे रसयितव्य हे अधिभूत व वरुण हे अधिदैवत असे ओळखावे घ्राणेंद्रिय जेथे अध्यात्म आहे तेथे गंधत्व आणि अधिभूत आणि वैष्णोदेव हे प्रख्यात अधिदैवत होय वाचा जेथे अध्यात्म झाली तेथे वक्तव्य आणि अधिभूत आणि वैश्वानर अग्नी हे अधिदैवत जाणावे हस्तेंद्रिय जेथे अध्यात्म झाले तेथे ग्रहितत्व हे अधिभूत आणि इंद्र हे निसंशय अधिदैवत होय जेथे पादे पादेंद्रिय अध्यात्म आहे तेथे गंतव्य हे अधिभूत आणि त्रिविक्रम हे अधिदैवत हे लक्षात आणावे उपस्थेंद्रिय जेथे अध्यात्म आहे तेथे आनंद ही हे अधिभूत आणि प्रजापती हे आदिदैवत ओळखून ठेवावे पायू हे जेथे अध्यात्म तेथे विसर्ग हे अधिभूत आणि नैत्रती हे प्रसिद्धी आदिदैवत समजलास ना अध्यात्मज्ञान हे जेथे आहे तेथे विकार हितव्य हे अधिभूत आणि पुरुष हा निसेन निसंदेह अधिदैवत होय जडत्व हे प्राणाला तसेच विषय पंचकालाही कारण होय म्हणून त्याला अध्यात्म आदी करून भेद नाही आणखी एक मौज अशी आहे की हा लिंगदेह आठ पुरांचा बनलेला आहे तो सांगण्यात येईल तर एकाग्र चित्त कर अविद्या वासना आणि कर्म ही पहिली तीन पुरे ध्यानात ठेव अंतकरण पंचक हे चौथ्या पुराचे नाव होय ज्ञानेंद्रिय पंचक हे पाचवे सम्यक म्हणजे उत्तम पूर होय पाच कर्मेंद्रिय हे सहावे पूर होय पंचप्राण ते सातवे आणि पाच विषय ते आठवे पूर होय महानुभावांनी हेच परिवष्टक असे समजावे द्रष्ट्याचे द्रष्टेपण म्हणजे आत्मानुभव जागृती ते या आठ पुरांचे दहन म्हणजे जळणे होय ते झाले म्हणजे जीवत्म्याचे बंधन नाश पावते असो ही शब्दांचे लांबण पुरे आत्तापर्यंत लिंगदेहाचा विचार सांगितला मुकुंदराज म्हणतात आता स्थूल देहाचा विवरण करूयात आणि विचार पाहूयात सद्गुरुनाथ महाराज की जय